पूर्वेकडून उदायला आणतो तू जरा त्याला पश्चिमेकडून उदायला आणून दाखव हे ऐकून तो सत्याचा इन्कार करणारा विस्मय विमुक्त झाला परंतु अल्लाह जालिमांना सरळ मार्ग दाखवत नसतो अथवा उदाहरण म्हणून त्या माणसाकडे पहा ज्याचं एका अशा वस्तीवरून जाणं झालं जी आपल्या छतांवर कोलमडून पालथी पडलेली होती त्यानं सांगितलं ही वस्ती जी नाश पावली आहे तिला अल्लाह कशा प्रकारे पुन्हा जीवन प्रदान करेल यावर अल्लाने त्याचे प्राण काढून घेतले आणि तो शंभर वर्षापर्यंत मृतावस्थेत पडून राहिला नंतर अल्लाने त्याला पुन्हा जीवन दिलं आणि त्याला विचारलं सांग तू किती काळ पडून राहिला आहेस त्यानं उत्तर दिलं एक दिवस अथवा काही तास राहिलो असेल फरमावलं तुझ्यावर या स्थितीत शंभर वर्ष व्यतीत झाली आहेत आता जरा आपल्या अन्न आणि पाण्याकडे पहा त्यांच्यात जरा देखील फरक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 आणि त्याच्यातून सात कणसं यावीत आणि प्रत्येक कणसात शंभर दाणे असावेत अशाच तऱ्हेनं अल्लाह ज्याच्या कृतीला इच्छितो त्याला समृद्धी प्रदान करतो तो उदारस्त देखील आहे आणि जाणणारा सुद्धा الذين ينفقون أموالهم في سبيل الله ثم لا يتبعون ما أنفقوا منا ولا أذى ثم لا يتبعون ما أنفقوا منا ولا أذى لهم أجرهم عند ربهم لهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون जे लोक आपला माल अल्लाच्या मार्गात खर्च करतात आणि खर्च केल्यानंतर मग उपकार दर्शवत नाहीत आणि दुःख देत नाहीत त्यांचा मोबदला त्यांच्या रब जवळ आहे आणि त्यांच्याकरता कोणताही दुःख आणि भयाचा प्रसंग नाही قول معروف ومغفرة خير من صدقة يتبعها أذى والله غني حليم एक मधुर बोल आणि एखाद्या असह्य गोष्टीकडे थोडीशी डोळे झाक त्या दानापेक्षा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 واعلموا أن الله غني حميد हे इमानवाल्यांनो जी संपत्ती तुम्ही कमावली आहे आणि जे काही आम्ही जमिनीतून तुमच्याकरता उत्पन्न केलं आहे त्यापैकी उत्कृष्ट भाग अल्लाच्या मार्गात खर्च करा असं होतं कामा नये की त्याच्या मार्गात देण्याकरता निकृष्टतम प्रतीची वस्तू निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करावा वास्तविक पाहता तीच वस्तू जर एखाद्यानं तुम्हाला देऊ केली तर तुम्ही ती घेणं मुळीच पसंत करणार नाही याखेरीज की तुम्ही ते स्वीकारण्यात डोळेझाक करावी तुम्ही समजून असावं की अल्लाह निरपेक्ष आहे आणि सर्वोत्तम गुणांनी तो संपन्न आहे الشيطان يعدكم الفقر ويأمركم بالفحشاء والله يعدكم مغفرة منه وفضلا والله واسع عليم शैतान तुम्हाला दारिद्र्याचं भय दाखवतो आणि लज्जाजनक कार्यपद्धतीचं अवलंब करण्याचं प्रोत्साहन देतो परंतु अल्लाह तुम्हाला आपली क्षमा आणि मेहरबानीची आशा देतो अल्लाह फार उदारहस्त आणि विवेकशील आहे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 जे काही त्यानं पूर्वी खाल्लं असेल ते खाल्लं त्याचं प्रकरण अल्लाच्या स्वाधीन आहे आणि जो या आज्ञेनंतर त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करेल तो जहन्नमी आहे जेथे तो सदैव राहील अल्लाह व्याजाचा ऱ्हास करतो आणि दानधर्माची वाढ करतो आणि अल्लाह कोणत्याही कृतज्ञ आणि वाईट आचरण करणाऱ्याला पसंत करत नाही إن الذين آمنوا وعملوا الصالحات وأقاموا الصلاة وآتوا الزكاة لهم أجرهم عند ربهم لهم أجرهم عند ربهم ولا خوف عليهم ولا هم يحزنون होय जे लोक इमान आणतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील आणि जकात देतील निसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही يا أيها الذين آمنوا اتقوا الله وذروا ما بقي من الربا إن كنتم مؤمنين हे इमानवाल्यांना अल्लाचं भय बाळगा आणि जे काही तुमचे व्याज लोकांकडून येणे बाकी असेल ते सोडून द्या जर खरोखर तुम्ही इमान आणलं असेल فإن لم تفعلوا فأذنوا بحرب من الله ورسوله وإن تبتم فلكم رؤوس أموالكم لا تظلمون ولا تظلمون परंतु जर तुम्ही असं केलं नाही तर समजून असा की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांकडून तुमच्या विरुद्ध युद्धाची घोषणा आहे अजून सुद्धा पश्चाताप कराल आणि व्याज सोडून द्याल तर आपली मूळ रक्कम घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे तुम्ही जुलूम करू नका आणि तुमच्यावरही जुलूम केला जाऊ नये وإن كان ذو عسرة فنظرة إلى ميسرة وأن تصدقوا خير لكم إن كنتم تعلمون तुमचा कर्जदार जर हलाखीच्या परिस्थितीत असेल तर सुबत्ता येईपर्यंत त्याला सवलत द्या आणि जर दान करून टाकाल तर हे तुमच्यासाठी जास्त बेहतर आहे जर तुम्ही समजून घ्याल واتقوا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 أن تكتبوه صغيرا أو كبيرا إلى أجله ذلكم أقسط عند الله وأقوم للشهادة وأدنى ألا ترتابوا إلا أن تكون تجارة حاضرة تديرونها بينكم فليس عليكم جناح ألا تكتبوها وأشهدوا إذا تبايعتم ولا يضار كاتب ولا شهيد وإن تفعلوا فإنه فسوق بكم واتقوا الله ويعلمكم الله والله بكل شيء عليم हे इमानवाल्यांनो जेव्हा एखाद्या ठराविक मुदतीसाठी तुम्ही आपापसात कर्जाची देवघेव कराल तेव्हा ते लिहून घेत जा उभय पक्षांमध्ये एका माणसानं न्यायानं दस्तावेज लिहावं ज्याला अल्लानं लिहिण्या वाचण्याची योग्यता प्रदान केली आहे त्यानं लिहिण्यास नकार देता कामा नये त्यानं लिहावं आणि दस्तऐवजाचा मजकूर त्यानं सांगावा ज्याच्यावर जबाबदारी येते अर्थात कर्ज घेणारा आणि त्यानं अल्लाह आपल्या रबचं भय बाळगावं पाहिजे की जो करार झाला असेल त्यात काही कमी जास्त करू नये परंतु जर कर्ज घेणारा स्वतः नादान किंवा दुर्बल अथवा मजकूर सांगण्यालायक नसेल तर त्याच्या मुक्त्यारानं न्यायसंगत रीतीनं मजकूर सांगावा नंतर आपल्या पुरुषांपैकी दोघांची यावर साक्ष घ्या जर दोन पुरुष नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रिया असाव्यात म्हणजे जर एखादी विसरली तर दुसरीनं तिला आठवण करून द्यावी हे साक्षीदार अशा लोकांपैकी असावेत ज्यांची साक्ष तुमच्या मान्य असावी साक्षीदारांना साक्षीदार म्हणून काम करण्यास सांगितलं गेल्यास त्यास त्यांनी नकार देऊ नये बाब लहान असो किंवा मोठी मुदत ठरवण्याबरोबरच तिचे दस्तावेज लिहून घेण्यात आळस करू नका अल्लाहजवळ ही पद्धत तुमच्यासाठी अधिक न्यायसंगत आहे त्यामुळे साक्ष सिद्ध होणं सवलतीचं ठरतं आणि तुम्ही शंकाकुशंकांमध्ये गुंतण्याची शक्यता कमी राहते परंतु जी व्यापारी देवाणघेवाण तुम्ही आपसात हातोहात करता ती लिहिली गेली नाही तरी हरकत नाही पण व्यापारासंबंधी सौदे ठरवत असताना साक्षीदार ठरवत जा लिहिणाऱ्याला आणि साक्षीदाराला त्रास दिला जाऊ नये असं कराल तर गुन्हेगार ठराल अल्लाच्या प्रकोपापासून स्वतःचं रक्षण करा तो तुम्हाला योग्य कार्यपद्धतीची शिकवण देतो आणि त्याला प्रत्येक बाबीचं ज्ञान आहे فإن كنتم على سفر ولم تجدوا كاتبا فرهان مقبوضة فإن أمن بعضكم بعضا فليؤد الذي اؤتمن أمانته وليتق الله ربه ولا تكتموا الشهادة ومن يكتمها فإنه آثم قلبه والله بما تعملون عليم जर तुम्ही प्रवासात असाल आणि दस्तावेज लिहिणारा कोणी मिळाला नाही तर वस्तू कब्जे गहाण ठेवून व्यवहार करा जर तुमच्यापैकी एखाद्यानं दुसऱ्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी एखादा व्यवहार केला तर ज्याच्यावर विश्वास ठेवला गेला आहे त्यानं अमानत परत केली पाहिजे आणि त्यानं अल्लाह आपल्या रबचं भय बाळगावं आणि साक्ष कदापि लपवू नका जो साक्ष लपवतो त्याचं हृदय पापानं बरबटलेलं आहे आणि अल्लाह तुमच्या कृतीपासून गाफील नाही لله ما في السماوات وما في الأرض وإن تبدوا ما في أنفسكم أو تخفوه يحاسبكم يحاسبكم به الله فيغفر لمن يشاء ويعذب من يشاء والله على كل شيء قدير आकाशात आणि पृथ्वीमध्ये जे काही आहे ते सर्व अल्लाचं आहे तुम्ही आपल्या मनातील गोष्टी प्रकट करा अथवा लपवा अल्लाह कोणत्याही परिस्थितीत तुमच्याकडून त्यांचा हिशेब घेईल मग त्याचा हा अधिकार आहे की त्यानं हवं त्याला माफ करावं आणि ज्याला हवं त्याला सजा द्यावी तो प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व राखतो